समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय अठ्ठावीसावा वरून लोकातून नंदजींची सुटका ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात एकादशी निराहारे नंदाने पूजिला हरी द्वादशीच्या निशिला ते स्नाना कालिंदी पातले वरुण मृत्युती वेळ असुरी निशिची पहा मृत्ये नंदा धरोनिया वरुणा पाशी आणदे गोपते बदले सारे कृष्णा रे बलरामजी तुम्हीच वाचवू शक्य नंदाला रडले तसे कृष्णाने जाणिले नंदा भृत्याने धरिले असे गेला तो वरुणा पासी वरुण हर्षला तदा पूजिले हरिला त्याने पुन्हा तो बोलला असा वरुणजी म्हणाले सार्थकी देह हा माझा झाला से पाद्य पूजनी जयाना लाभते संधी नते ते येती भवी पुन्हा परमात्मा ब्रह्म न माया शिवते तुला वदते श्रुती ऐसे तुझला मी प्रणामितो अज्ञानी मूर्ख हा भृत्य कर्तव्या ते न जाणीतो नंदाना आणले येथे क्षमावे कृपया मला गोविंदा जाणीतो मी की तुमचे प्रेम त्या बहु न्यावे याना परी देवा कृपा वेदास मी असे श्री शुकदेवजी सांगतात परीक्षित भगवान कृष्ण देवांचा देवतो असे व्रजात आणले नंदा सर्व आनंद जाहला इंद्रियातीत वरुणी नंदे संपत्ती पाहिली वरुणे नमिला कृष्ण पाहोनी हर्ष पावले नंदानी कथिता लोका वदले लोक कृष्ण स्वयंची भगवान सत्य स्वलोकाने आपणा सर्वदेशी असा कृष्ण लपेल रूप ते कसे गोपांची जाणीतो इच्छा संकल्प करीतो तसा संसारी अज्ञते जीव विविध कामना मनी धरोनी करीती कर्म तेने तो भटके तसा दयाळू हरिने ऐसे मनात चिंतिले असे तमहीन स्वलोको तो सर्वांना दाविला पहा सत्यज्ञान ब्रह्म ज्योती सनातन गुणातीत असे रूप तयाना आधी दाविले अक्रूराजे तळ्या मध्ये दाविले तेच याजना डुलकी लागली सर्वा दिसले धाम ते धवा पाहोनी भगवद रूपा नंदादी मग्न जाहले कृष्णाला वेदते गाती बघोनी हर्ष पावले इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठावीसावा अध्याय हरिओम कृष्णार्पणमस्तू